रामकृष्ण हरी भागवताच्या प्रथमस्कंदाच्या पहिल्या प्रथमस्कंदाच्या तिसऱ्या अध्यायातील अवतार हा प्रवचनाचा विषय आणि प्रवचन क्रमांक सतरा प्रवचनाला किंवा विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक रिक्वेस्ट की हा इथे पॉज घ्या किंवा ऑडिओ क्लिप ही बंद करा आधी प्रथम तिसरा अध्याय वाचा त्याच्यामध्ये भगवंतांच्या विषय काय आहे भगवंतांच्या अवतारांचे वर्णन हा विषय आहे अवतार या विषयावर आपण बोलणार आहोत साधारण पंधरा पंधरा मिनिटाची दोन प्रवचनं होतील पण तुम्ही आधी अध्याय वाचा आणि मगच प्रवचन ऐकायला सुरुवात करा काही रहस्यमय गोष्टी आहेत या अध्यायात त्या समजण्याच्या दृष्टीने ठीक आहे आणि काय आहे अशा दृष्टीने वाचा की नंतर प्रवचनानंतर हे विचार मला का सुचले नाहीत हा एक चिंतन करताना आणि दुसरं जे काही तुम्हाला सुचेल नवीन अवताराबद्दल ते तुम्ही मला सांगा यालाच म्हणतात अभ्यास तर त्या दृष्टीने तुम्ही आधी अध्याय वाचा आणि मगच प्रवचन ऐकायला सुरुवात करा मला प्रथम एक मला जी शंका पडली की पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायात प्राथमिक विवेचन म्हणजे नमनाचे श्लोक वगैरे आणि भागवताची सुरुवात एक प्रस्तावना या दृष्टीने झाल्यानंतर एकदम अवताराचं वर्णन का आलं अशी का शंका येते का तुम्हाला कधी अवतार हा विषय एकदम मध्येच उपटसुंभासारखा आला असं नाही का वाटत तर त्या दृष्टीने एक बघा आधी मला सांगा या पहिल्या पूर्ण स्कंधाचा विषय काय आहे तर विषय आहे अधिकारी राजा परीक्षित हा अधिकारी होता किंवा तो भागवताच्या अभ्यासाला भागवताच्या श्रवणाला अधिकारी झाला त्याने अहंकार टाकून दिला अहंकार होता त्याला पण तो त्याने अहंकार टाकून दिला बाकीच्या सगळ्यांचा त्याग केला आणि अशा दृष्टीनं तो भागवताच्या श्रवणाला अधिकारी झाला तसे आपण भागवताच्या श्रवणासाठी अधिकारी आहोत का आणि ते होण्यासाठी म्हणून ही अवताराची गणना किंवा वर्णन केलं आहे का या दृष्टीने आपण या अध्यायाकडे बघू आणि नंतर अध्यायावरती आधारित पहिलं विवेचन असेल आणि नंतर जनरल असेल असे दोन प्रकारचे आपण विवेचन करू आता सुरुवात बघा पाचवा श्लोक काढा पाचव्या श्लोकात म्हटलंय भगवंतांचे हे पुरुषरूप हे म्हणून जे वर्णन आहे ते वरच्या श्लोकाशी आधारित आहे योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचे दर्शन करतात भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय जांघा हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे त्यालाच हजारो डोकी कान डोळे नाके तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादी अलंकाराने शोभून दिसते हे जे वर्णन आहे ते पुरुष रूप भगवंतांचे वर्णन ज्याला नारायण असे नाव म्हणतात आपण ज्यावेळेला नारायण हरी नारायण हरी नारायण वासुदेव हरी म्हणतो त्यातला नारायणचा अर्थ हे विराट रूप इथं म्हटलेला तसे हे नारायण रूप किंवा पुरुष रूप अनेक अवतारांचे उगमस्थान आहे आणि त्यातून सर्व अवतार प्रगट होतात या रूपाच्या म्हणजे नारायण रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता पशु पक्षी आणि मनुष्यांच्या योनींची उत्पत्ती होते या नारायण रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता पशु पक्षी आणि मनुष्याची योनींची उत्पत्ती होते हा महत्वाचा भाग आहे बर का आता त्याच्यानंतर अवतारांचं नाव आणि अवताराचं कार्य असं एकेका श्लोकात सांगितलेलं आहे आता माझ्या दृष्टीने हे अवतार जे चोवीस सांगितले सो कॉल तथाकथित बावीस अवतार किंवा त्याला हंस आणि हयग्रीव या दोन्हींची जोड दिली तर जे चोवीस अवतार होतात ते अवतार कोणते एवढ्याकडं माझं लक्ष असतं परंतु ते अवतार कार्य काय केलं त्या अवतार कार्यात अवतारात आणि त्याचा माझ्याशी काय संबंध आहे या दृष्टीनं आपण झालं काय हो भगवंतांचे अवतार किती काही लोकांच्या मनात येतात दशावतार काही म्हणतात चोवीस अवतार आणि लगेच मनात प्रश्न उभत उद्भवतो हे दशावतार आणि चोवीस अवतार यात फरक का आहे हे वेगवेगळे काय आहेत असा प्रश्न येतो बस अवताराबद्दल आपली कल्पना इथेच संपते परंतु हा अवतार सांगितलेला आहे पहिल्यांदा हे अवतार हे किंचित अवतार आहेत बरं का किंचित म्हणजे काहीसे अवतार आहेत ते कोठले आहेत तर काही अंशावतार आहेत काही आवेश अवतार आहेत काही कारण अवतार आहेत काही कलावतार आहेत पण एक मात्र पूर्णावतार आहे त्याच्याबद्दल या अध्यायात पुढे येईल ते आपण बघू आता पहिला जो अवतार म्हटलेला आहे त्याच प्रभूने पहिल्या कौमार सर्गात सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले सनत कुमार म्हटलं की आपल्याला चार ब्रह्मचारी नैष्ठिकी आणि दिगंबर अवस्थेत हिंडणारे बटू आठ वर्षाचे दिसणारे असे चार डोळ्यापुढे येतात बस अवतार म्हटला की संपलं पण त्याने काय केलं तर अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले मला अधिकारी व्हायचे मला ब्रह्मचारी राहायला पाहिजे आता ब्रह्मचारी म्हटलं की लगेच आपल्या मनात डोक्यात येतो लग्न न करता जो राहतो तो ब्रह्मचारी परंतु हा समज अत्यंत चुकीचा आहे संसार धर्मात राहून गृहस्थ धर्मात राहून सुद्धा ब्रह्मचर्य पाळता येतं आणि त्या ब्रह्मचर्याचा निश्चित अर्थ असा की पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी फक्त आणि फक्त स्त्री संघ हा मान्य आहे आणि त्या व्यतिरिक्त शारीर सुखासाठी भोगासाठी स्त्री सहवास न करणं याला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे आणि अशी वृत्ती ठेवली जर असेल मी तर मी भागवताचा श्रवणाचा अधिकारी अधिकारी ह्याचा अर्थ मी पात्र आहे अधिकारी म्हणजे मला तो अधिकार मिळतो असं नव्हे मी त्या भागवत श्रवणास पात्र आहे आणि त्यासाठी मला हे पाळलं पाहिजे हा एक पहिला भाग त्यासाठी सनातन सनतकुमार सनंदन आणि सनत असे हे चार जणांचा मिळून एक अवतार ऋषी सर्गात झालेला दुसरा अवतार नारदांच्या नाही दुसरा अवतार सृष्टीच्या कल कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरो तिसरा अवतार ऋषीसर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने झाला सात्वत तंत्रावरती म्हणजे नारद पांचरात्राचा उपदेश केला या अवतारात या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे सर्व संघ त्याग करून विचार करा तुम्ही मला मी चार वेळा अनुभव घेतलेला आहे सर्व संघ त्याग करणं किती अवघड आहे आणि राजाने एका क्षणार्धात केलेल्या पापाच्या निक्षालनासाठी पाद पापाच्या पासून निवृत्ती होण्यासाठी सगळ्या संसाराचा जो त्याग केला आणि आपल्या जन्मेजयावरती राज्यकारभार सोपून तो जो प्रायोपवेशनाला बसला असा मला संसाराचा फिजिकल किंवा शारीरिक त्याग अपेक्षित आज नाही परंतु संसाराच्या आसक्तीचा त्याग अपेक्षित आहे का आणि दुसरं कर्म करून कर्मबंधनातून सुटण्याची जी ही मुक्त युक्ती आहे करून कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते कधी विचार करतो का हो आपण एक गोष्ट आहे रूपक आहे म्हणा आपल्या पाठीशी एवढे कर्मफळाचे कर्मफळ भोगण्याला लागण्याच्या कर्मफळाचे एवढे प्रचंड प्रचंड डोंगर आहेत की ते जर अदृष्ट किंवा अदृश्य डोंगर मला दिसले तर मी भीतीनेच मला आधी मृत्यू येईल एवढे प्रचंड भोग मला भोगायचे आणि हे भोग कशातून निर्माण होतात कर्मातून मी कुठलीही गोष्ट केली कर्म केलं की त्या कर्मामध्ये थोडी तरी आसक्ती असते थोडा तरी स्वार्थ असतो थोडा तरी काहीतरी अपेक्षा असते आणि हे अशा प्रकारे केलेलं कर्मच मला फळ भोगायला लावतं मग आणि आणि कर्म केल्याशिवाय तर मी राहू शकत नाही मग कर्मातून मी मुक्तावस्थेला जाण्याचं तंत्र हे काय आहे याला ज्याला गीतेमध्ये नैष्कर्म्यावस्था म्हटलेलं आहे कर्म तर करायचं परंतु कर्माचं फळ मात्र भोगायला लागू नये अशा प्रकारे कर्म करायचं उदाहरण आहे त्याला लगेच की जिस जसं बी भाजून पेरलं जातं आणि त्यामुळं उगवत नाही त्याची उगवण्याची क्षमता नष्ट होते तसं कर्म करावं आणि ते भाजून टाकावं म्हणजे कर्माचं फळ भोगायला लागत नाही आता हे या सगळ्या भाषा सौंदर्यात वर्णन केलेलं हे शब्दार्थ समजायला सोपं आहे परंतु मी कर्म कशा प्रकारे करावं की जेणेकरून मला त्याचं बंधन होणार नाही कुठल्याही कर्माचं आता मी कर्म करतोय मी कर्म करतोय की भागवत समजावून सांगावं भागवत समजावून सांगावं माझी इच्छा खूप चांगली आहे काय चांगली आहे की भागवताचा प्रसार व्हावा भागवताचा खूप प्रसार व्हावा पण या कर्मात सुद्धा ही अपेक्षा आहे आणि या अपेक्षेचं फळ मला मिळणार ते चांगलं असेल स्वर्गप्राप्ती असेल अरे पण भोगायला लागणार आहे आणि त्यामुळं कर्मफळ तर भोगायला लागू नाहीये परंतु कर्म करणं जे चुकत नाही ते मात्र करायला पाहिजे केलं पाहिजे आणि ते अशा युक्तीनं केलं पाहिजे की कर्म करून कर्मफळ मिळणार नाही मुक्ती मिळेल नैष्कर्म्यावस्थाही मिळेल आता हे जे नारद पांचरात्रात तंत्र सांगितलेलं आहे ते नारद पांचरात्र वाचायचा विषय बाजूला ठेवू आपण परंतु हेच तंत्र गीतेत समजून सांगितलेलं आहे किती वेळा मी समजून घेतलेलं आहे किती वेळा ह्याच्याबद्दल मी विचार केलेला आहे किती याबद्दल मी सिरियस आहे की मला खरंच कर्मफळ टाळायचं आहे भोगणं चुकत नाही बरं का ते चुकत नाही परंतु कर्मफळ करून कर्म करून कर्मफळ भोगायला लागू नये या ते गंमत आहे कर्म केलं की पैसे मिळतात कर्मफळ मिळतं कर्मफळ कुठे जात नाही पण त्या कर्मफळामुळं मी आकर्षित होत नाही हे खरं आहे त्यामुळे कुणाला जर भीती वाटत असेल की कर्म करून त्याचं फळ मात्र भोगायला लागू नये मग मी काय करायचं तसं नाही कर्म करून फळ मिळतं पण त्या फळात मी लिप्त होत नाही हे महत्वाचं आहे आणि अशा प्रकारे कर्म करण्याची जी युक्ती आहे ती नारद पांचरात्रात नारदानी सांगितली भक्त्याचार्य म्हणून ओळखले जातात पण ही नारदांची इथे एक वेगळी ओळख आहे हे त्यांचं हे अवतार कार्य अशा पद्धतीनं प्रत्येक अवतारात काय काय काय काय केलं त्याबद्दल आपण बघतो आहोत पुढं दुसरा एक अवतार आहे पाचव्या अवतारात अवताराचे सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्याने काळाच्या ओघात लुप्त झालेला निर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले बघा आपली कल्पना आहे आपला अंदाज आहे आपली माहिती आहे कपिलाने आपल्या माता देवहूतीला सांख्यशास्त्र सांगितलं परंतु इथं मात्र म्हटलेलं आहे की निर्णय करणारे सांख्यशास्त्र तत्व निर्णय काय तर परमसत्य सत्यम परम धीमही हे सत्य तत्व जे आहे त्याचा निर्णय करणार निर्णय करणार म्हणजे जाणणार जे शास्त्र आता शास्त्र काय आहे ते का जाणून घ्यावं हा आपण तिसऱ्या स्कंदाच्या वेळेला विचार करू परंतु ते शास्त्र या कपिल मुनींनी आपल्या या अवतारात कपिल अवतारात भगवंतानी आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले असुरी वृत्ती असलेल्या ब्राह्मणाला सांगितले मला हे जाणून घ्यायला नको का मला जर अधिकारी व्हायचंय आणि एक आहे बर का ज्याला अधिकारी व्हायचंय भागवताचा आणि अधिकारी कशाला आपण अगदी पहिल्यांदा जे म्हटलं मला भगवत प्राप्ती हवी आहे त्यासाठी मी भागवताचा अभ्यास करतो या हा दृष्टिकोन ज्याचा आहे त्याच्यासाठी हे सगळं आहे बाकी त्यांच्यासाठी त्याने नाही वाटली नुसते चोवीस अवतार कुठले ते प्रश्नाचं उत्तर लिहिलं दहापैकी दहा मार्क मिळाले की झालं काय पुढे जायची जरुरी नाही तर अशा पद्धतीनं आपण पुढच्या प्रवचनामध्ये याबद्दल अधिक विस्ताराने विचार करू Narayana Hari